Puneri Awaaz 107.8 FM world renewal spiritual trust का सामुदायिक रेडियो खुश रहो खुशियां बांटो नमस्कार आपण ऐकत आहेत radio Awaaz 107.8 zero seven point eight F एमवर आपण सर्वांचं स्वागत है एक मुलाखत कार्यक्रमचे आजचे खास पाहुणे सारिका गुजर आहेत त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहेत त्यांच्या जीवनाचे काही विशेष प्रसंग आपण आज या कार्यक्रमामार्फत ऐकणार आहे तर सारिका गुजर यांचं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद आपण सस्नेह मला इथं आमंत्रण दिलं त्याबद्दल मी आपली आणि आपल्या रेडिओ स्टेशनची खूप खूप आभारी आहे <laughs> सारिका गुजर कसे आहेत तुम्ही मस्त <laughs> आणि पहिल्यांदाच आमचे श्रोता मित्र तुम्हाला ऐकत आहेत तर ॲज अ इंट्रोडक्शन पार्ट म्हणून मी तुम्हाला सांगणार की तुम्ही तुमच्याबद्दल थोडंसं माहिती द्या <laughs> हो मी आज ॲक्च्युली तासगावमधून आले सांगली जिल्ह्यातील हे गाव आहे एस्पेशली द्राक्षांसाठी फेमस आहे हे गाव अच्छा अर्चनानं खास सांगितलं होतं की आमच्या रेडिओ स्टेशनला तू भेट दे आणि छान तुला स्वतःला इंट्रोड्यूस करायला संधी मिळेल इथं <laughs> त्यासाठी मी खास इथं आले फॅमिलीबद्दल थोडंसं माहिती फॅमिलीबद्दल सांगायचं तर मी माहेरचं म्हणजे माझं मूळ गाव तासगावच आहे आणि मी महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी कास्ट म्हणतात त्या कास्टमधून आणि माझं लव्ह मॅरेज झालं इंटर कास्ट मॅरेज जे गुजराती म्हणतात ना गुजराती घर तशा ह्याच्यामध्ये मी आले सासर लग्नाला साधारण पंधरा सोळा वर्ष झाली अरे वा परिवारामध्ये आता सध्या कोण कोण आहेत सध्या दीर जावा सासू मिस्टर सगळे सगळे आहेत पुतणी सगळं घर भरलेलं आहे थोडक्यात सांगायचं तर <laughs> सध्या आता काय करतात तुम्ही सध्या मी प्रीस्कूल चालवते साधारण एक पंधरा वर्ष झाली प्रीस्कूल चालवते मी छोटी मुलं जी अडीच वर्ष वयाची असतात ज्यांचं वय अडीच वर्षापासून स्टार्ट होतं अशा मुलांचं मी play group nursery junior senior K G चालवते मी कुठे सांगलीमध्ये तासगावमध्येच माझ्या माझ्या गावातच किती मुलं आहेत तुमच्याकडे असं मुलं साधारण वीस पंचवीस असतात दरवर्षी वीस पंचवीस मुलांची बॅच असते आणि सेमी इंग्लिश पॅटर्न आहे आपला तासगावमध्ये कसं काही इंग्लिश मिडियमच्या स्कूल आहेत काही मराठी मिडियमच्या आहेत तर बऱ्याच पालकांना काही पालकांना मराठी मिडियममध्ये पाठवायचं असतं आणि काहींना इंग्लिश मिडियममध्ये तर दोन्ही प्रकारे मुलांची सोय व्हावी त्यासाठी आपण मराठी इंग्लिश असा सेम इंग्लिश पॅटर्न ठेवलेला आहे म्हणजे जिथं टीचिंग आम्ही दोन्ही पद्धतीनं करतो अच्छा इंग्लिश आणि हिंदी दोन्ही इंग्लिश मराठी हां मग ज्यामुळे ते कुठल्याही मीडियमला गेले तर त्यांचा प्रॉब्लेम नाही होऊ शकत अच्छा अच्छा ह्या उद्देशानं दोन्ही मीडियम ठेवलेले <laughs> आपण किती दिवस झाले म्हणजे किती वर्ष झाले तुम्हाला हे काम करताना पंधरा वर्ष झाली अच्छा हो. पंधरा वर्ष झाले आणि प्रत्येक वर्षी पंचवीस तीस बॅच असतो हो पंचवीस तीस जरा थोडं कमी जास्त असं असतं पण मग ती बॅच पुढं न्यू म्हणजे नवीन ॲडमिशन्स दरवर्षी येत राहतात ती बॅच पुढं सरकत जाते असं आणि तिकडच्या लोकांना हे माहिती आहे की हे सगळ्या गोष्टी इंटरेस्ट घेतात या सगळ्या हो. गोष्टीमध्ये हो, आता कसं छोट्या मुलांसाठी सगळेच पालक खूप जागरूक झालेले आहेत की एकतर कसं पूर्वी खूप मुलं किंवा एकत्र फॅमिली असायची त्यामुळे मुलांना सोबत असायची दुसऱ्या भावंडांची चुलत भावंड सख्खी भावंड तर आता सध्या तशी सिच्युएशन आहे एक किंवा दोन मुलं असतात आणि पूर्वीसारखी जागा अवेलेबल नाही अंगणं नाहीत आणि घरात खूप लोक नाही आहेत आई वडील किंवा जास्तीत जास्त आजी आजोबा त्यामुळं त्यांच्या बालपणामध्ये त्यांना रमण्यासाठी कोणीतरी सोबत असायला हवं त्यांच्याबरोबरचे मित्रमैत्रिणी यासाठी आपण प्ले ग्रुपच्या संकल्पनेमधून त्यांना खेळायला मिळतं आणि हसत खेळत त्यांचा अभ्यास हा हो नॉमिनल असतो ऍक्च्युली एज खूप लहान असतं पण त्यांना ऍक्टिव्हिटीज भरपूर देतो आपण सेलिब्रेशन सणांचं महत्त्व सांगणं किंवा त्यांच्यासाठी आवडीची डॉल वेडिंग चा प्रोग्राम असतो पिकनिक असते विथ मदर पॅरेंट्स गॅदरिंग ठेवतो न्यू इयर सेलिब्रेशन असतं दिवाळी सेलिब्रेशन असतं असे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण ठेवतो आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये कशा आलं ॲक्च्युली माझं एम ए बी एड झालं आहे शिक्षण त्यामुळे टीचिंगचं मला पहिल्यापासूनच आवड आहे बऱ्याचशा क्षेत्रामध्ये कुठं कुठं जायचं होतं पण फायनली हे ह्या क्षेत्रामध्ये पुढं आले आणि मग मला जॉब हा असा टिपिकल करायचे असं काही फारसं हे डोक्यात नव्हतं स्वतः आपण काहीतरी करावं आणि मुलं लहान त्यांची मला खूप आवड त्यांच्याशी जरा अटॅच मी जास्त असते त्यामुळे मग मी प्ले ग्रुपचा म्हणजे असा विषय डोक्यात घेतला आणि मग तिकडंच मी लक्ष घालायला सुरुवात केली <laughs> अच्छा अच्छा अच्छा फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केलेत आणि आजचे विशेष कार्यक्रम विशेष एक मुलाखत कार्यक्रमचे आपले पाहुणे आहेत सारिका गुजर त्यांच्याशी आपण बोलत आहेत आणि त्यांना आपण जसं आपण त्यांच्याशी आपण गप्पा करत आहे तर लहान मुलांशी एकदम त्यांना आवडतो म्हणजे एक लहान मुलांना त्यांच्याबरोबर राहणं त्यांच्यावर बोलणं हे त्यांना आवडतं म्हणून त्यांनी हा प्ले ग्रुपचा एक कॉन्सेप्ट आहे त्यांनी तिथे सुरू केला आणि पंधरा वर्षापासून ते लहान मुलांचं जे प्री स्कूल म्हणतात आपण ते चालू ठेवलं आहे आणि पंचवीस तीस मुलांचा ग्रुप दरवर्षी त्यांच्याकडे नवीन मुलांचा ग्रुप असतो आणि ते तिथून शिकून मग ते शू स्कूलमध्ये नवीन ॲडमिशन घेतात आणि यांच्याकडे परत शिकण्यासाठी नवीन मुलं येत राहतात तर असा चेंज चालूच आहे त्यांचा आणि फारच आनंदाने ते कार्य करतात कारण त्यांना त्यांची ती एक एज्युकेशन फील्डमध्ये ते त्यांनी एम एड केलं आहे त्यांनी एम ए बी एड केलं आहे आणि तुम्हाला असं वाटलं नाही की तुम्ही कुठे विशेष जॉब करावा असं जॉब मी ॲक्च्युली लग्नाच्या आधी केला आहे मुंबईला अच्छा अच्छा हां मानखुर्द नूतन विद्या मंदिर इथं मी जॉब करत होते साधारण एक वर्ष मी जॉब केला लग्नाच्या आधी पण मग लग्नानंतर मग इकडे सेटल झाल्यानंतर हीच संकल्पना चालू केली अच्छा अच्छा अच्छा अच्छा काही शाळेची आठवण तुमची जे शाळांची आठवण खूप आहे ऍक्च्युली पहिला प्रायमरी एज्युकेशनच होतं आमच्याच गावात प्राथमिक शाळेमध्ये सातवीपर्यंत आम्ही ज्या शाळेत होतो तेव्हा ॲक्च्युली लाईफस्टाईलमध्ये खूप मोठा डिफरन्स आणि हुशार जर आपण असू तर आपल्याला एक ते उत्साह असतो आत्मविश्वास असतो आणि हुशार मुलं असतात तर त्यांच्याकडं शिक्षक लोकांचं पण लक्ष असतं ते आधीपासून एक मला म्हणजे हे की शिक्षकांचं भरपूर मार्गदर्शन मिळालं लक्ष मिळालं की ही मुलगी आहे करते अभ्यास अशा पद्धतीनं त्यानंतर आठवीनंतर ज्या वेळेला स्कूलचं एज्युकेशन चालू झालं तेव्हा पण इंग्लिश विषयाची वगैरे आवड असल्यामुळं इंग्लिशच्या शिक्षकांनी मला मनापासून खूप मार्गदर्शन केलं आणि जेवढं ते मला इन्स्पायर करत राहिले तेवढे मी जास्त इंग्लिशमध्ये प्रगती करत गेले असं दहावीपर्यंत इंग्लिशमध्ये स्पेशली मला फार आवड असल्यामुळे मग मी एम ए पण पुढचं एज्युकेशन पण इंग्लिशमध्येच स्पेशल विषय घेऊन गेले अच्छा अच्छा अच्छा कॉलेजमधलं काय आठवणी टीचर्स वगैरे कोण असं प्रेरणादायी जसं तुम्ही म्हटलं कॉलेजमध्ये एस्पेशली इंग्लिशचे टीचर्स जास्त म्हणजे मी म्हटलं त्याप्रमाणे की माझा आवडता विषय म्हणलं की मग तिकडं माझं जास्त कॉन्सन्ट्रेशन जास्त अभ्यास आणि मग मला ह्या गोष्टी समजल्यात किंवा सांगता येतात असं जेव्हा शिक्षकांना दिसायचं तेव्हा मला वेगवेगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन करायचे शिक्षक आणि तू पुढं हे करू शकतेस म्हणजे पुढचं शिक्षण घेण्यासाठी इन्स्पायरेशन देणं म्हणा किंवा प्रॉब्लेम्स कुठले आपले असतील प्रश्नपत्रिकांचे किंवा परीक्षा पद्धतीचे ते सॉल्व करून देणं ह्या गोष्टीच्या बाबतीत मला चांगलं मार्गदर्शन मिळायचं आणि पर्सनली सगळे शिक्षक लक्ष द्यायचे की म्हणजे ते एक फील असायचं की आपण चांगलं काहीतरी करतोय अभ्यास मन लावून करतोय त्यामुळं शिक्षक सगळे आपल्याकडे लक्ष देतात हो, हो. आपल्याला छान इन्स्पायर करतात ह्याचा आनंद असायचा आणि स्कूल कॉलेजेसमध्ये जसं कल्चरल ॲक्टिव्हिटीज होत असेल सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे त्याच्या काय एक्सपिरियन्स आपले स्कूलमध्ये मोस्टली मला डान्सची आवड असल्यामुळे आणि गायनाची आवड ह्या दोन्ही <laughs> गोष्टी असल्यामुळे स्कूलमध्ये गॅदरिंग वगैरे ह्या ज्या असतात डान्स वगैरे असायचे त्याच्यामध्ये असायचे हायस्कूलला ज्या गेलो तेव्हा थोडंसं गॅदरिंग हा प्रकार तिकडूनच बंद होता आणि गायन म्हणलं तर असं पर्सनल म्हणजे सोलो सिंगिंग वगैरे असा काही प्रकार आम्हाला तेव्हा काय स्टेज नाही मिळालं पण समूह गीत गायन वगैरे जेव्हा असायचं कुठला कल्चरल प्रोग्राम असेल तर पाहुण्यांचं स्वागत सामुदायिक गीत असं जेव्हा असायचं तेव्हा नक्की शंभर टक्के शिक्षक लोक मला बोलून घ्यायचे ग्रुपमध्ये की तू ये असं त्यामुळं तो पण एक्सपिरियन्स छान असायचा कॉलेजपर्यंत हे चालू राहिलं गीत वगैरे पण सोलो सिंगिंग आहे त्याला प्लॅटफॉर्म मला म्हणावा तसा नाही मिळाला ही सगळी सुरुवात जी आवड अगदी आधीपासून रुजलेली होती <laughs> त्याची सुरुवात ऍक्च्युली आता आता ह्या काही वर्षात झाली दोन हजार पंधरा पासून असं म्हणायला हरकत नाही सोलो <laughs> सिंगिंग साठी तुमचं मनस्पर्शी गाणं आहे ते कोणतं आहे थोडंसं मनस्पर्श आता खूप गाणी आहेत ऍक्च्युली असं एक्झॅक्टली नाही सांगता येणार काही मराठी भावगीतं सुंदर वाटतात जुनी गीतं छान वाटतात नवीन मधले सुद्धा काही सिलेक्टेड चांगली वाटतात त्यामुळे असं एक्झॅक्टली नाही सांगता येणार त्याची खूप मोठी लिस्ट होईल <laughs> त्याच्यातून एखाद गाणं आमच्या श्रोतांना ऐकवा हा रफींचंच आहे अभिना जाऊ छोडकर अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं अभी अभी तो आई हो अभी अभी तो अभी अभी तो आई हो बहार बन के छाई हो हवा ज़रा महक तो ले नज़र ज़रा बहक तो ले ये शाम ढल तो ले ज़रा ये शाम ढल तो ले ज़रा ये दिल संभल तो ले ज़रा मैं थोड़ी देर जी तो लूँ नशे के घूट पी तो लूँ नशे के घूट पी तो लूँ अभी तो कुछ कहा नहीं अभी तो कुछ सुना नहीं अभी ना जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं फार सुंदर फारा आनंद वाटला तुमचं गाना ऐकून आणि कुठेतरी सोलो परफॉर्मन्स जे तुम्ही म्हणत होता सध्या माझा ग्रुप आहे ऍक्च्युली ज्या सरांच्याकडे मी शिकले कुंभार सर म्हणून सांगलीचे होते दत्ता कुंभार त्यांच्या ग्रुपमधून पण मी बऱ्याच ठिकाणी कॅरिओके सिंगिंगमध्ये पार्टिसिपेशन देत होते आणि आता सध्या तासगावमध्ये आमचा तिघा चौघांचा ग्रुप आहे जो आम्ही स्वतः स्पॉन्सर म्हणजे करतो प्रोग्राम छान तासगावमधल्या लोकांना छान नवीन जुनी हिंदी मराठी गीतं <laughs> ऐकायला मिळावीत यासाठी प्रोग्राम अरेंज करतो <laughs> मस्त संध्याकाळ त्यांची छान व्हावी असा आमचा ॲक्च्युली <laughs> प्रयत्न असतो तसा तर ट्रॅक सिंगिंग हा एक खूप सुलभ पद्धती आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर स्वर आणि ताल याचं जर नॉलेज असेल तर तुम्ही छान एक प्रोग्राम म्हणजे कमी ह्याच्यामध्ये शॉर्ट पिरियडमध्ये किंवा शॉर्ट म्हणजे पंचवीस तीस लोकांचा साठी सुद्धा आपण छोट्या छोट्या ठिकाणी प्रोग्राम करू शकतो ते शंभर दोनशे म्हणजे त्याला लिमिट नाही कितीही लोकांपुढे तुम्ही करू शकता फक्त तो परफेक्टली छान मन लावून करणं आमचा असा कल असतो नक्कीच सर्वांना आवडत असेल तिकडच्या लोकांना आणि असं म्हटलं गेलं तर आजच्या आजच्या या काळामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा भरपूर फायदा आपण घेऊन लोकांना एक नवीन काहीतरी आपण देऊ शकतो या पलीकडे असं आपण म्हणतो की एज्युकेशनमध्ये आपण जेव्हा काम करतो तर तुम्ही असा प्री स्कूलही चालवता तर आजच्या ज्या एज्युकेशन पद्धती आहे किंवा आपण पूर्वी कालामध्ये जे एज्युकेशन पद्धती आहे किंवा येणारे जे नवीन इन फ्युचर जे एज्युकेशन पद्धती येणार त्याच्याबद्दल तुमचे विचार प्रश्न छान विचारला त्याबद्दल आधी थँक्स कारण एक पालक म्हणून आणि एक टीचर ह्या दोन्ही भूमिकांमध्ये शिक्षण प्रणालीच्या बाबतीत म्हणजे मला आणि म्हणजे मी एक प्रातिनिधिक स्वरूप झालं माझ्याबरोबरच्या ज्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत पालक मैत्रिणी त्या सगळ्यांनाच प्रश्न असा पडतो की महागडं शिक्षण झालेलंच आहे पण आम्ही जे म्हणजे टीचर लोकांच्या बद्दलचं जे कम्युनिकेशन असायचं किंवा पूर्वी जे प्रेमळ रिलेशन असायचं ते कमी झाले पहिली गोष्ट म्हणजे सगळं कसं झालंय की बाजारीकरण म्हणतो आपण किंवा असं फॉर्मॅलिटी टाईप असं झालं इनफॉर्मल असं काही राहिलेलं नाही असं सगळीकडं असेल असं मला म्हणायचं नाही पहिली गोष्ट शिवाय फीच्या बाबतीत म्हटलं तर ज्या पद्धतीनं पालक फी भरतात सगळ्यांचीच आर्थिक स्थिती एवढी हायेस्ट असते असं नसतं आणि त्यांना वाटतं पालकांना की आपल्या मुलांना शिक्षण चांगलं मिळायला हवं बेस्ट मिळायला हवं कारण आता कॉम्पिटिशन्स पण एवढ्या वाढलेत की असंही म्हणून नाही चालत की आम्ही मग कुठंही त्यांना हे करायचं पाहिजे इन म्हणजे कॉम्पिटिशन आहे म्हटलं की आपल्याला साहजिक वाटतं की चांगल्या शाळेत आपण पाठवूया मुलांना पण चांगली शाळा म्हणजे काय हे नेमकं अजूनही बऱ्याच लोकांना कळत नाही कारण फीज <laughs> तेवढे घेतात इन्फ्रास्ट्रक्चर्स मोठे असतात खूप शो ऑफ दाखवतात पण आतल्या शिक्षणाच्या बाबतीत सगळेच साशंक पहिल्यांदा तुम्ही वरच्या स्वरूपाला पालक लोक म्हणतात की ठीक आहे ओके छान शाळा आहे आपण तिकडं पाठवूया मुलांना पण तिथं पर्सनली लक्ष देणं किंवा चांगलं शिक्षण मिळणं हे तेवढ्या प्रमाणात नाही आहे म्हणजे ज्या पद्धतीनं आम्ही आता बघत चालू आहे त्या पद्धतीनं असं खरंच वाटतं अपवाद सगळीकडेच आहेत नाही असं नाही पण इन जनरल थोडी अशी स्थिती आहे आणि पालक वर्ग खूप असा कन्फ्यूज झालेला आहे की नेमकं कुठं मुलांना पाठवायचं नेमकं शिक्षण मुलांना कुठं चांगलं मिळेल त्यांचं पुढचं भविष्य कसं चांगलं राहील कारण उद्योगधंद्यांच्या बाबतीतसुद्धा एवढं सोपं राहिलेलं नाही किंवा जॉबच्या बाबतीत सुद्धा एवढं सोपं राहिलेलं नाही त्यामुळे मुलांना स्वतःला करिअर बनवण्यासाठी प्रॉपरली चांगलं जे त्यांचं पाया असतो जो व्यक्तिमत्वाचा पाया म्हणा किंवा शैक्षणिक बेस तो चांगला परफेक्टली मिळाला पाहिजे मुलांना असं मला वाटतं त्यामुळे शाळांनी जरा सिरियसली प्रयत्न म्हणजे प्रायमरी लेवलवर तुम्ही फी जरी घेत असलात तुम्हाला खर्च आहे तुमच्या ज्या काही बिल्डिंग स्ट्रक्चर्स किंवा अदर थिंग्स त्याप्रमाणे शिक्षणाच्या बाबतीत सुद्धा तुम्ही तिथं हायगाय नाही केली पाहिजे बेस्ट शिक्षण तुम्ही दिलं पाहिजे शेवटपर्यंत त्या विद्यार्थ्यांना त्या शाळेचं शिक्षकांचं नाव काढलं पाहिजे की ह्या शाळेत मी शिक्षण घेतलो ह्या शिक्षकांचा ह्या शाळेचा मला अभिमान वाटतो असं त्या मुलांनी म्हणायला हवं असं मला वाटतं नक्कीच कुठेतरी आपला हा काय म्हणतात मिसिंग मिसिंग मिसिंग झोनचा जे विषय आहे तुम्ही सांगितला आणि इव्हन मला विचारायचं म्हणजे इन फ्युचर तुम्ही कसं बघतात एज्युकेशन सिस्टमला एकच एक्झाम्पल द्यावं असं वाटतं की खूप मोठे मोठे मंदिरं असतात म्हणजे आम्ही असं आमच्या शाळांमध्ये पण एक्झाम्पल देतो मंदिर खूप चकाचक आहे पॉश आहे फाय स्टार हॉटेलसारखं आहे पण आज जर मूर्ती नसेल तर आपल्याला तिथं भक्तिभावानं डोकं टेकावं असं नाही वाटणार श्रद्धा वाटणार नाही तर कसं आहे शाळेचं तुम्ही ठीक आहे तुम्ही प्रगती करताय बिल्डिंग बांधताय पण गाभा काय आहे मेन की शिक्षण चांगलं पाहिजे शिक्षक चांगले पाहिजे तिथं तुम्ही शिक्षकांना रिस्पेक्टफुली त्यांना म्हणजे त्यांचा रिस्पेक्ट पण केला पाहिजे आणि त्या पद्धतीने ते शिक्षक पण त्यांच्या कर्तबगारीवर म्हणा किंवा त्यांचं जे काही टॅलेंट आहे त्या पद्धतीवर त्यांना निवडलं गेलं पाहिजे की जेणेकरून ते मन लावून मुलांना शिकवतील आणि मुलांचा त्यामुळे विकास होईल शैक्षणिक विकास होईल असं जर झालं तर नक्कीच कुठेतरी एक चेंज येईल हां चेंज होऊ शकेल असं मला वाटतं <laughs> नक्कीच असे चेंज किंवा असा बद्दल आणण्यासाठी आपण सगळ्यांना प्रयत्न करायला लागेल आणि कुठेतरी एज्युकेशनमध्ये जे बिझनेस मार्केटिंग होते त्याला कुठेतरी आपल्याला ब्रेक देऊन एक चांगल्या प्रकारे आपण ज्या सिस्टम आहेत त्याच्याबरोबर शिक्षकांनाही असं ट्रेनिंग केलं पाहिजे किंवा चांगले शिक्षक निवडून मुलांना एक चांगली शिक्षण पद्धती द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे आणि नक्कीच आजच्या या जगामध्ये आपण बरेच काही एज्युकेशन सिस्टम आपण बघतो कुठेतरी आपल्याला थोडीशी मिसिंग जे डायमेन्शन आहे त्याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करतो आहे आपण किंवा आपण दुर्लक्ष करतो आहे असं आपल्याला वाटतं आहे पण त्याच्याकडे आपण लक्ष दिलं तर नक्कीच त्याला पण आपण व्यवस्थित करू शकतो सुचारू मॅनेज करू शकतो असं काही नाही की आपण स्ट्रक्चर फक्त मोठा उभं केलं आणि शिक्षकांना चांगल्या शिक्षकांना आपण तिथं जागा देत नाही असा काही प्रश्न नाही पण देऊ शकतो आपण है ना ते आपल्या हातात आहे पण त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत करायला लागेल मित्रांनो आता घेऊया एक छोटासा ब्रेक सारिका गुजर यांच्याशी आपण बोलतोय आपण ऐकत आहेत रेडिओ पुणेरी आवाज वन झिरो oh आनंदी रहा आनंद लुटा जब दी दीप जले आना जब शाम ढले आना जब दीप जले आना जब शाम ढले आना संकेत शांधले डगर बुहार जहाँ पहली बार मिले थे हम जिस जगह से संग चले थे हम जहाँ गा मागरी ससनी पापमा रे गा सनी सग पामा नित सांझ सवेरे मिल नमस्कार ब्रेकनंतर आपण सर्वांचं परत एकदा स्वागत आहे एक मुलाखत कार्यक्रममध्ये आणि आजचे आपले खास पाहुणे सारिका गुजर त्यांच्याशी आपण बोलतो आहे आणि ॲज ए एज्युकेशनिस्ट त्याच्याबरोबर ते एक सिंगर पण आहेत <laughs> आणि सोलो सिंगिंगचे जे त्यांच्या ड्रीम होता ते आता कुठेतरी पूर्ण होत आहे आणि आपण त्यांच्याकडून एक फारच सुंदर मोहम्मद रफींचा गाणंही त्यांनी आपल्यासमोर प्रेझेंट केला आणि नक्कीच मला असं वाटतं की तुम्हाला आवडला असेल मनापासून परत एकदा त्यांचं स्वागत आहे <laughs> आणि ज्या ठिकाणी तुम्ही राहतात सांगलीमध्ये सांगलीमध्ये जे टुरिझम प्लेस आहे किंवा पिकनिक स्पॉट म्हणा किंवा बघण्यासारखं ऐतिहासिक काही स्थळं वगैरे असेल तर त्याच्याबद्दल माहिती सांगलीमध्ये म्हणजे पटवर्धनांचं गणपती मंदिर फेमस आहे आम्ही ज्या प्लेसला राहतो तालुका प्लेस आहे तासगाव तिथं सुद्धा गणपतीचं मंदिर जवळ शंभर एकशे पंचवीस वर्षांपूर्वीच आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि उजव्या सोंडेचा गणपती म्हणतात जो नवसाला पावतो असं म्हणतात तर तशी ती मूर्ती आहे तासगावमध्ये ते सोडलं तर तासगावमध्ये दुसरा कुठला पिकनिक पॉईंट नाही आहे दुर्दैवाची गोष्ट आहे ॲक्च्युली आणि सांगलीमध्ये पण फारसं काही असे पिकनिक स्पॉट नाहीत पण नाट्यपंढरी म्हणतात सांगलीला तर ते खूप नाव आहे दिग्गज कलाकार सांगलीला ह्या नावानं ओळखतात बरीचशी चांगली नाटकं भावे नाट्यगृहात किंवा बाकीच्या ठिकाणी होतात पण अजून म्हणजे जे पूर्वीपासून नाव आहे सांगली जिल्ह्याचं नाटकांसाठी खास त्याच्यामध्ये ते जे राखून त्याच्यामध्ये अजून प्रगती व्हायला हवी असं मला वाटतं त्या पद्धतीनं अजून नाट्यगृहांचा विकास व्हायला पाहिजे त्यांच्यामध्ये ज्या काही तांत्रिक गोष्टी आहेत त्या डेव्हलप करायला पाहिजेत तर अजून चांगला म्हणजे प्रगती होईल नाट्य कलाकारांना पण तिथे यायला चांगलं वाटेल आताही भावेला होतात चांगले प्रयोग पण अजून त्याच्यामध्ये प्रगती व्हायला हवी असं आम्हाला वाटतं <laughs> कलाकारांना जे नेहमी असं वाटतं की हो, कलाकारांना प्रगती व्हायला हवी <laughs> कारण कसं आहे <laughs> जेव्हा चांगल्या प्रॉपर प्लेसेस असतात किंवा पॉसिबल गोष्टी असतात कलाकारांना ज्या काही अवेलेबिलिटी ज्या पाहिजेत त्या जर असतील तर शेवटी चांगला कलाकार असेल तर तो दुर्लक्ष करतो तिकडे माझी कला मी सादर करणं हेच महत्वाचं असं असतं पण आता आमच्या तासगावमध्ये असं आहे की नाट्यगृह सुद्धा मोडकळीत आलेलं आहे हो. खूप वर्षांपासून त्यामुळे आम्हाला एखादा प्रोग्राम करायचा म्हणलं तर तिथं साऊंडचा प्रॉब्लेम तिथं कार्यक्रम त्यामुळे होऊ शकत नाहीत गाणं म्हणलं की साऊंड पहिल्यांदा आला पण आम्हाला तिथं कार्यक्रम करता येत नाही <laughs> मग आम्हाला प्रत्येकाला प्लेस विचार करायला लागतो मग तासगाव सारख्या ठिकाणी जर बाहेरच्या साईडला तुम्ही शो करत असलात तर तेवढं तुम्हाला पब्लिक हे करणार नाही नाट्यगृह कसं सेंट्रल प्लेसला आहे तिथं आपल्याला कार्यक्रम करताना पण एक स्टेज तो जो ऍटमॉस्फिअर ते छान वाटतं किंवा नाटक त्यामुळं व्हायची बंद झाली पूर्वी नाटकं व्हायची चांगली चांगली रोटरी क्लबतर्फे किंवा अजून कुठले जे सामाजिक हे आहेत त्यांच्यातर्फे पण आता ते काहीच होत होत नाहीये कारण नाट्यगृहच नाही मेन असं अवस्था आहे त्याला रिन्युवेशन करण्यासाठी म्हणजे आता नगरपालिकेचे प्रयत्न चालू आहेत त्यांना ते पूर्णपणे रिन्युएट करायचं आहे पूर्ण कन्स्ट्रक्शन करायचं आहे असा त्यांचा प्लॅन आहे पण तो कधी लवकर असं आम्ही आशा व्यक्त करतोय <laughs> नक्कीच आम्ही इकडून शुभकामना करतो की तुमच्या इकडे सांगलीमध्ये चांगलं नाट्यगृह लवकरात लवकर तयार त्या क्षणाची वाट बघतोय की ते नाट्यगृह चांगलं व्हावं आणि त्या तासगावच्या लोकांसाठी खास आमचा एक शो आम्हाला ठेवायचा गाण्याचा <laughs> नक्की तुम्ही तिकडे करा आणि इकडे रेडिओ पुणेरी आवाज तुमचं आवाहन करतोय की तुम्ही इकडे येऊन प्रोग्राम करा आहे की नाही <laughs> नाटकग्रह तयार होईपर्यंत इकडे चार पाच प्रोग्राम तुम्ही नाही काय हरकत नाही <laughs> फक्त सांगली जवळ आणून तासगाव जवळ आणून ठेवायला <laughs> म्हणजे लवकर येऊन प्रोग्राम करता येतील आपण ऐकत आहेत radio Puneri Awaaz one zero seven point eight F एमवर सारिका गुजर बरोबर आहेत आणि त्यांच्याशी आपण गप्पा करतो आहे आणि एक विचारायचं म्हणजे जसं आपण सिंगिंग करतो किंवा काही गाणं वगैरे तयार करायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे ते करतात भईना डो छेरक केलिद भईर भाहनी भई भई तोया इहो बई बई तो बई बई तो आई हो हराब नक बेयाछी हो वहाँ रजा है कम तो दे रजन रजा है बक तो ले ये माश लड़ तो ले रजा ये माश लड़ तो ले रजा तोले राजा मेडो थिरेद जीतोल शनिके टूघ पीतोल शनिके टूघ पीतोल बई तो छुक हकाहन बई तो छुक नुसहनी बोडो छिरक केली रभानी या गाण्याची विशेषता ही आहे की लिरिकली जे कुठलं गाणं मला येत आहे त्या गाण्याचं ऑन द स्पॉट मी काना मात्रा वेलांटी आणि अक्षर यांची अदलाबदल करून ते गाणं आहे त्या तालात सुरात गाऊ शकते <laughs> नक्कीच फारच सुंदर एक्झाम्पल तुम्ही शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ॲक्च्युली करॉके सिंगिंग असो किंवा तुम्ही लाईव्हला गायचं असो गाणं गाणं गाणं तसं आता आजकालच्या ह्यांना फारसं अवघड नाही राहिलेलं आजकाल खूप सारे सिंगर कुणी येतात अल्बम काढतात अशी पण सिच्युएशन आहे जसं की आपण मगाशी म्हणालो टेक्नॉलॉजीमध्ये खूप डेव्हलपमेंट झालेलं आहे त्यामुळे पण खरं म्हणजे पूर्वीचे जे गायक होते आणि पूर्वीची गाणी म्युझिक हे सगळंच अप्रतिम होतं की ज्यामध्ये प्रत्येक शब्दाला लिरिक्सचा अर्थ असायचा त्याच्याप्रमाणे संगीत त्याच्यामध्ये गुंफलं जायचं आणि गायक असं तो स्वतःची जान त्याच्यामध्ये होतायचा म्हणजे तो स्वतः फील करायचा त्यामुळे ते सगळ्याच बाजूनी आणि शिवाय त्याला जे कलाकार मिळायचे म्हणजे हिरो हिरोईन ते सुद्धा ते ते अदाकारी जी त्यांच्या अभिनय उत्तम करायचे त्यामुळे ते गाणं सगळ्याच बाजूनी उत्तम वाटायचं आता आपण फक्त अल्बम्स ऐकतो म्हणजे हे करतो आहेत चांगले नाही असं नाही पण एक गाणं शिकताना खूप चांगल्या पद्धतीने ते खूपदा ऐकलं पाहिजे सगळ्यात महत्वाची पायरी म्हणजे ते खूपदा ऐकलं पाहिजे म्हणजे माझे सर पण सांगायचे मला की तू पहिल्यांदा गाणं खूप ऐक मग त्याच्यामध्ये जागा कुठं आहेत किंवा त्याच्या लिरिक्समध्ये काय सांगायचं आहे लिरिसिस्टला आणि मग त्या पद्धतीने आता ताल सूर जर तुला तुम्हाला येत असेल तर मग तुम्ही जास्त लिरिक्सकडे लक्ष दिलं पाहिजे आणि मग जास्तीत जास्त फील आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तो फील येणं सुद्धा डिफिकल्ट आहे खूप त्या गाण्यात उतरणं कारण काही गाणी खरंच लिरिकली अवघड असतात म्हणायला सोपे असतात पण त्याच्यामध्ये उतरणं अवघड असतं तसा आम्हालाही तसा म्हणजे मला स्वतःलाही अजून खूप जाणवतो की प्रत्येक वेळा गाणं ऐकताना अजून फील कमीच पडतोय असं वाटतं माझा स्वतःचा की मी स्वतःच सॅटिस्फाईड नसते गाण्याबद्दल माझ्या अजून मला जास्त ते गाणं फील न गाता यायला हवं असं मला सतत वाटत राहतं प्रत्येक गाण्यामध्ये जसं तुम्ही गाताना किंवा प्रॅक्टिस करताना सुरताल जे म्हणतात तुम्ही आता म्हणत होते ते ते कसं लक्षात घेता तुम्ही एक एक्झाम्पल म्हणून थोडासा सांगा एक्झाम्पल म्हणजे आता कसं करावके ट्रॅक जर असेल मेन म्हणजे कसं गाणं खूप ऐकल्यामुळं म्युझिक सहित आणि लिरिक्स सहित ते लक्षात राहिलेलं असतं त्यामुळं ते गाणं जर ट्रॅक जरी वाजत असला तर आपण ते कुठं पिकअप करायचे ती लाईन पिकअप ती बरोबर लक्षात येते आपल्या आणि त्याच्यामुळे मग आपण ते आणि समजा आपलं थोडंसं मिसिंग झालं ट्रॅकवर तर तेही लक्षात येतं ऐकणाऱ्यांच्याही लक्षात येतं स्वतःच्याही लक्षात येतं त्यामुळे पुढे ते पटकन ते तुम्ही कुणाच्याही लक्षात न येता आपण पटकन ते पिकअप करता आलं पाहिजे ट्रॅक पिकअप करता आला पाहिजे हे महत्वाचं आहे तसंच बऱ्याच वेळेला कसं लाईव्हला कसं होतं की थोडं इकडे तिकडे झालं तर ते लोकांचा जो प्रूफ असतो ग्रुप तो तुम्हाला सांभाळून घेऊ शकतो ट्रॅक मध्ये तुम्हाला एक्सक्युजेस नाही <laughs> तुमचा ट्रॅक चुकला की तुम्ही गेला असा ही रिस्क आहे ट्रॅकला <laughs> हो फारच सुंदर एक्सपिरियन्स आपण शेअर केला आणि जाता जाता मी म्हणणार की एखादं अजून एक गाणं आमच्या श्रोत्यांना ऐकवा <laughs> मराठी भावगीत हो हो नक्कीच हो. नक्कीच शुक्रतारा मंदवारा चांदणी पाण्यातुनी शुक्रतारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न स्वप्नवाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझा, आज तू डोळ्यात माझा, मिसळूनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा मी कशी शब्दात सांगू भावना माझ्या तुला तो तुझ्या समजून घे रे लाजणाऱ्या या फुला अंतरीचा गंध माझा अंतरीचा गंध माझा आज तू पवनावहा तू असा जवळी रहा तू असा जवळी रहा खूपच सुंदर खूपच आनंद वाटला तुमचं हे गाणं ऐकून मनापासून तुम्ही म्हटला प्रयत्न केला <laughs> आमच्या श्रोता श्रोता मित्रांनाही आनंद वाटत असेल परत परत नवीन गाणं तुमच्याकडून ऐकावं असं वाटत असेल <laughs> <laughs> परत कुठेतरी वेळेचं बंधन आहे हो, तर आपण इथेच थांबूया आणि जाता जाता मी म्हणणार एक मेसेज म्हणून तुम्ही काय सांगू शकता का आपल्या श्रोतांना मेसेज हा आहे की आपल्या रेडिओची टॅगलाईनच आहे <laughs> आनंदी राहा आणि आनंद पसरवा यातच सगळं आयुष्याचं सार आहे असं मला वाटते म्युझिक <laughs> असो शिक्षण असो किंवा तुमचं रेग्युलर लाईफ असो खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद लपलेला आहे तो फक्त शोधता आला पाहिजे पैशांनीच सगळा आनंद मिळतो आहे असं काही नाही आहे <laughs> त्यामुळं अशा सगळ्या गोष्टींमध्ये आणि जे आयुष्यात संधी येते ती ओळखायला शिका तिचं सोनं करायला शिका जी मला आज मिळाली रेडिओ स्टेशनच्या मार्फत ती संधी मी पण त्याचं सुवर्ण संधी करण्याचा प्रयत्न केला <laughs> आणि तेच मला मेसेज द्यायचा सर्वांना की हसत राहूया आनंदी राहूया आणि सर्वांना आनंदी करूया पुन्हा पुन्हा खूप खूप शुभेच्छा रेडिओ स्टेशनला एकशे सात पॉईंट आठ एफ एम <laughs> सारिका गुजरजी खूप खूप धन्यवाद तुम्हाला आमच्या या कार्यक्रममध्ये तुम्ही येऊन आपली भावनाएं व्यक्त केल्या आणि कुठेतरी एक कलाकार जेव्हा मंचवरती किंवा रेडिओमध्ये किंवा टी व्हीमध्ये जेव्हा त्याचं गाणं लोकांपर्यंत पोचतो आहे तर त्याला नक्कीच ते आतून जे मनस्पर्शी आनंद ज्याला मिळतो ते तुमच्या चेहऱ्यावर दिसून येते तर असंच तुम्ही मनस्पर्शी आनंदाने आनंदित राहा आणि दुसऱ्यांनाही आनंद देत राहा अशी शुभकामना करतो मंगलकामनाही करतो आणि मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये फक्त एवढंच परत भेटूया पुढच्या नवीन कार्यक्रममध्ये तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी राहा आनंद लुटा